विश्वेशम सच्चिदानंदम वंदेहम योखिलं जगत् चरी करती बरी भरती संजरी हरती लीलया सांगायचं होतं की ते म्हणजे कर्तरी आहे असं एवढंच सांगायचं होतं अगम्यत म्हणजे आपल्याला जसं साधक चालू असतं काय काय हा नाही तो एवढंच म्हणजे तिथे त प्रत्यय आहे आणि परस्मीपदी आहे म्हणजे करता आहात असा त्याचा अर्थ आहे अगम्यता असं केला असतं तर तो कर्मणीय झाला असतं असं म्हणून तेवढं होऊ नये म्हणून म्हणजे त्यात कर्ता उक्त आहे म्हणजे कर्म अनुक्त आहे आणि हा कर्ता कोण आहे हा जो गमी या धातूचा जो धातूचा अर्थ जो क्रिया त्याचा जो आश्रय म्हणजे त्या प्रेरणेचा जो आश्रय तो तिथे कर्ता म्हणून आहे आणि तो तिथे त्या ती प्रत्ययाने उक्त आहे एवढंच मला सांगायचं होतं हो त्या हरिनामामृत व्याकरणामध्ये त्यांनी म्हणजे मला सांगायचं असं होतं कारण तुम्ही पण त्या विषयाचा अभ्यास करताय ना तर एक हार्वर्ड विद्यापीठामध्ये एक विद्यार्थिनी आता याचा अभ्यास करते आणि तिने एक निबंध आता सादर केला होता त्याच्यामध्ये तिने असंच प्रयोजकाची वाक्यरचना देऊन त्या हरिनामामृत व्याकरणामध्ये काहीतरी आणखीन भलतेच अर्थ त्यातनं काढलेले आहेत त्यांनी असं मला वाटलं त्याची तिने चर्चा केली होती साधी ही प्रयोजकाची जी रचना आहे तिची मांडणी करण्याच्या ऐवजी कृष्ण गोपीना हावभाव करतो असं काहीतरी वाक्य तिने हरिनामामृत व्याकरणातलं घेतलं होतं म्हणून ते हावभाव म्हणजे आणखीन काय असं काय काय ते मी म्हटलं असं काय तुम्ही सगळं सांगताय नाही का साध सरळ प्रयोजकाची वाक्यरचना कशी होते ही बघा तो ऐवजी आणखीनच काहीतरी म्हणजे ते त्या व्याकरणाचं प्रयोजन म्हणजे वेगळंच झालं भाषेचं वर्णन करणं हे नाही प्रयोजन त्यातनं आणखीन तुम्ही अर्थ शोधाय शोधायचा प्रयत्न करताय तर तो तुम्ही बाजूला ठेवा व्याकरण करत असताना तुम्हाला तो सगळीकडे अर्थ बघायचा ही गोष्ट आम्हाला समजू शकते कारण तुम्ही हरिभक्तीने अगदी हे झालेले आहात पण तो करत असताना तुम्ही थोडस मान ठेवलं पाहिजे की ते भाषेचं वर्णन आहे आणि मग ते ठेवून तुम्ही म्हणा चालेल पण मूळ भाषेच्या वर्णनालाच बाधा येत असेल आणि तुम्ही नुसतं भक्तीचं वर्णन करत असाल तर त्याचं व्याकरण म्हणून मूल्य कमी होतं असं एक त्याचं वाक्य तुम्हाला आठवेल तेव्हा सांगेन तुम्हाला एक वाक्यच आहे ते भावम भावम कार येते असं काहीतरी वाक्य त्या ह्याच्यात दिलेलं आहे आता आपण साधी वाक्यरचना आणि प्रयोजक वाक्यरचना या दोन वाक्यरचनांमध्ये असलेला भेद ह्या उदाहरणामध्ये बघितला आणि त्याच्यात आपण असं बघितलं की साध्या वाक्यरचनेतला जो कर्ता आहे तो काही विशिष्ट धातूंच्या प्रयोगाच्या संदर्भात प्रयोजक वाक्यरचनेमध्ये त्याच धातूंचा प्रयोग असताना प्रयोजक वाक्यरचना जी होते तिथे त्या कर्त्याला कर्म संज्ञा येते असा आपण विषय बघतो आहोत याच्या आधी आपण कर्मसंज्ञा सांगणारी तीन सूत्र बघितली की ज्यामध्ये प्रामुख्याने कर्मसंज्ञेचं विवेचन आलं आता ही जी कर्मसंज्ञा आहे ती कर्त्याला कर्मसंज्ञा कशी होते ते सांगणारी आहे कर्ता साध्या वाक्यातला आहे आणि कर्म संज्ञा जी येते ती त्या साध्या वाक्यातल्या कर्त्याला प्रयोजक वाक्य रचनेमध्ये येते आहे आणि ही काही विशिष्ट अर्थाचे धातू वाक्यात प्रयुक्त असतील तेव्हाच येते तेव्हाच होते इतरत्र होत नाही त्याची आता आपल्याला उदाहरणं आणि प्रत्युदाहरणं बघायला मिळणार आहेत आणि त्यातलंही आपण गती म्हणजे गत्यर्थक बुद्धी बुद्धी बुद्ध्यर्थक प्रत्यवसान म्हणजे भक्षण हा अर्थ शब्द कर्म म्हणजे शब्द हे ज्याचं कर्म आहे आणि अकर्मक असे अशा पाच अटी म्हणजे या वेगवेगळ्या अटी आहेत तीन त्यातले अर्थ आहेत आणि चार अर्थ आहेत आणि एक सकर्मक अकर्मक असा भाग आहे सकर्मक म्हणजे काय हे स्वतः तेच या सगळ्या परिच्छेदाच्या शेवटी स्वतः कौमुदीकारच सांगणार आहेत सकर्मक आणि अकर्मक म्हणजे काय म्हणजे या सूत्राच्या संदर्भामध्ये अकर्मक कोणाकोणाला म्हणायचं कारण मगाशी मागच्या सूत्रामध्ये काही विशिष्ट प्रसंगी कर्मसंज्ञा होते असं पण सांगितलेलं आहे अकर्मक धातुवीर योगे देशक काल हा भाव हा गंतव्योद्वाच कर्मसंज्ञ कैती वाच्यम असं तिथे सांगितलेलं आहे कर्मसंज्ञा सांगितलेली आहे म्हणून या सूत्रातील कौमुदीच्या अर्थाचा जो परिच्छेद दिलेला आहे त्यात शेवटी शेवटी दिलेला आहे बघा येशाम भिन्नं कर्म न संभवती तेत्र कर्म का असं दिलंय बघा वाक्य या सूत्राचा जो अर्थ दिलेला आहे कौमुदीमध्ये त्या अर्थाच्या शेवटी शेवटी हे वाक्य आहे येशाम भिन्नं कर्म न संभवती ते अत्र अकर्मका न तू अविवक्षित कर्माणोपी तेन तेन काय म्हटलंय इत्यत्र इत्यादौ कर्मत्व भवत्ती आणि देवदत्त पाचयती ना म्हणजे अकर्मक कोणाला म्हणायचं त्यानुसार या सूत्राचं कार्य कसं होतं ते या वाक्यात सांगितलेलं आहे ते आपण बघूया जसं आपण त्या वाक्याकडे जाऊ तसं ते स्पष्ट होईल त्यानंतर या प्रत्येकाचं उदाहरण देण्यासाठी म्हणून ग्रंथकाराने एक दोन श्लोकांची रचना केली आहे त्या श्लोकांमध्ये प्रयोजक वाक्यरचना म्हणजे प्रयोजक रूप करून त्या क्रियापदांचा प्रयोग केलेला आहे आणि ते श्लोक काय आहे शत्रून अगमयत स्वर्गम वेदार्थम स्वानवेदयत ही क्रमशः उदाहरण आहेत आशयत चामृतम देवान वेदम अध्यापयत विधीम आणि असयत सरिले पृथ्वीम यस मे श्री हरिर्गती अडीच श्लोक एक दीड श्लोक त्याच्यात आहे त्यापैकी आपण पहिल्या चार अटींच्या संदर्भामध्ये प्रयोजक वाक्य रचनेमध्ये काय बदल होतो म्हणजेच साध्या वाक्यातल्या कर्त्याला प्रयोजक वाक्य रचनेमध्ये कर्मसंज्ञा कशी प्राप्त होते ते आपण बघितलं होतं अर्थात ती उदाहरणच दिलेली आहेत आपण याच्यावरून उलट मागे जाऊन साधी वाक्यरचना कशी असेल ते आपण बघतो आहोत आता शेवटचं एक उदाहरण राहिलेलं आहे ते आपण बघूया आणि त्यानंतर आपण निच म्हणजे मागच्याला आपण निच प्रत्ययाने साधित म्हणजे प्रयोजक जो धातू होतो त्याच्या संदर्भात थोडंसं बोललो होतो त्याच्या अर्थाच्या संदर्भात पण आपण थोडस बोललो होतो आणखीन आज थोडंसं आपण त्याविषयी बोलूया आणि त्यानंतर याच्यावर जी वार्तिकं दिलेली आहेत त्या वार्तिकांनी हा जो सूत्रातला विषय आहे तो अधिक स्पष्ट केलेला आहे काही नियंत्रित केलेला आहे काही वाढवलेला आहे असं सगळं पुढे केलेलं आहे ते आता आपण याच्यावर जे लिहिलेलं आहे ते बघूया पण तत्पूर्वी त्याच्या शेवटचं उदाहरण राहिलेलं आहे ते बघूया काय उदाहरण आहे असयत सलिले पृथ्वी पृथ्वी सलिले आस्त असं साध वाक्य आहे पृथ्वी सलिले आस्त त्यामध्ये आस धातू आहे आस धातू हा अकर्मक आहे म्हणजे पृथ्वी पाण्यामध्ये बसली होती किंवा होती होती आणि हरी जो आहे तो असा आहे की त्याने त्या पृथ्वीला पाण्यामध्ये बसवलं किंवा पाण्यामध्ये ठेवलं आणि म्हणून अकर्मक धातूच्या संदर्भात हरी हा जेव्हा आस अधिक निच असा जेव्हा धातू होतो आस धातूचा अर्थ आहे बसणे निच प्रत्ययाचा अर्थ आहे प्रेरणा म्हणजे बसण्याची प्रेरणा असा जेव्हा धातूचा अर्थ होतो त्याचा जो आश्रय प्रेरणेचा जो आश्रय तो हरी आहे अशा वेळेला आसधातू जी बसण्याची क्रिया त्या क्रियेचा जो करता पृथ्वी तो आता आशाधिकणीच या धातूच्या संदर्भामध्ये कर्मसंज्ञ होईल या प्रस्तुत वाक्य प्रस्तुत सूत्रानुसार म्हणून आशाधिकणिच या क्रियेचा जो करता आहे हरी तो अर्थातच त्याच्या पुढील प्रत्ययाने उक्त झाला कर्ता उक्त झाला म्हणून हरी हा शब्द प्रथमे झाला आणि आता या सूत्राने सांगितलेला जो आणि कर्ता पृथ्वी तो अनुक्त असल्यामुळे द्वितीय विभक्तीमध्ये आला म्हणून हरिही पृथ्वी सलिले आसयत असं सगळं ज्याने केलं तो श्रीहरी हा माझी गती आहे अशा रीतीने पाच उदाहरणांमध्ये त्यांनी या पाचही प्रकारच्या धातूंच्या संदर्भात आणि कर्त्याला आणि कर्म संज्ञा कशी प्राप्त होते ते सांगितलं आता या वाक्य रचनेच्या संदर्भामध्ये काही आणखीन विशेष आपण बघूया गेल्या वेळेला आपण हा निच प्रत्यय हेतुमतीच या सूत्राने सांगितलेला आहे हेतुमती याचा अर्थ हेतू जिचा आहे अशी क्रिया हेतुमती कर्मणी असा तिथे आपण अन्वय केला होता ज्या धातूचा अर्थ हेतुमान आहे हेतुमान क्रिया हेतुमत क्रिया असा आहे हेतू या शब्दाचाही अर्थ आपण बघितला होता तत्प्रयोजक हा हेतुश्च तत्प्रयोजक हा मधला जो तत् शब्द आहे तत् त्या सर्वनामाचाही अर्थ आपण बघितला होता त्याच्या आधीचं सूत्र आहे स्वतंत्र करता तत् शब्दाने त्या कर्ता शब्दाचा निर्देश केलेला आहे त्या कर्त्याचा जो प्रयोजक म्हणजे कर्त्याला प्रेरणा देणारा तो जो आहे तो हेतू आहे असा हा हेतू साक्षात चेतन साक्षात क्रियेमध्ये प्रवृत्त होणारा नसतो तो नेहमी रहित असा असतो हेतू जो असतो तो क्रियेमध्ये प्रवृत्त होत नाही क्रियेशी संबद्ध नसतो आपण हे पुढे बघणार आहोत तृतीय विभक्तीच्या प्रकरणामध्ये या कारक प्रकरणामध्ये तृतीय विभक्तीच्या प्रकरणामध्ये हेतौ असं एक सूत्र येते बघा हेतू आणि त्या संदर्भात करण आणि हेतू यांचा भेद ते कौमुदिकार स्वतः स्पष्ट करून सांगणार आहेत कर्ण म्हणजे काय आणि हेतू म्हणजे काय कर्ण जे असतं ते नेहमी क्रिया साधारण असतं क्रिया त्याच्यावर अवलंबून असते क्रिये म्हणजे ते व्यापार साधारण असतं हेतू मात्र व्यापारामध्ये क्रममाण नसतो व्यापारात गुंतलेला नसतो व्यापाराच्या बाहेर असतो तो क्रियेच्या बाहेर असतो तरच त्याला आपण हेतू असं म्हणतो अशी त्या हेतूची व्याख्या त्यांनी दिलेली आहे तर हेतू हा ज्या अर्थाने आपण मराठीमध्ये वापरतो किंवा इतरत्रही वापरतो गुजरातीमध्ये सुद्धा हेत्वर्थ असं म्हणतो किंवा हेत्वारोप असं आपण म्हणतो त्या सगळ्यामध्ये हेतू ज्या अर्थाने येतो कारण या अर्थाने पण तो येतो त्याच सामान्य ढोबळ अर्थाने इथे पण तो आलेला आहे आणि तो कुठलीही क्रिया करण्याचे कारण असतो याच्यामध्येच तो ती क्रिया करण्याला त्या कर्त्याला प्रवृत्त करत असतो हेही अंतर्भूत असतं की तू असं हे कायम केलं त्याचा हेतू काय किंवा जेव्हा गुन्हा घडतो त्यानंतर पोलीस तपास असतो त्या तपासामध्ये त्या दोन गोष्टी बघत असतात हा गुन्हा घडण्याचा हेतू काय आहे तो हेतू मुळे सिद्ध होतोय त्याचा ते तपास करतात आणि त्यांना तो गुन्हेगार सापडतो किंवा मग काही प्रत्यक्ष पुरावा असेल तर त्या पुराव्याच्या आधाराने ते शोधतात म्हणजे हेतू हा सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे ही क्रिया जी घडली त्या क्रियेला घडण्यासाठी त्या कर्त्याला कुणी ती घडवण्यासाठी प्रवृत्त केलं असा त्या हेतू शब्दामागे अर्थ असतो मग हा चेतन असेल किंवा अचेतन पण असेल उदाहरणार्थ समजा वडील मुलाला कुठल्या तरी विद्येमध्ये प्रवीण होण्यासाठी क्लासला मध्ये घालतात इथे वडील हे हेतू आहेत आणि त्यांनी त्या मुलाला प्रवृत्त केलं सरळ सरळ किंवा तो मुलगा स्वतःहूनच काहीतरी वाचतो आणि त्याच्यात झपाटला जातो आणि आणखीन पुढे काहीतरी काम करतो इथे त्याचं जे झपाटलं जाणं आहे हे त्याच्यासाठी हेतूभूत आहे काहीही असू शकतं हेतूभूत त्याने समजा बघितलं एखाद्या एखाद्या क्रिकेटपटूला सन्मानित होताना ते त्या ते त्याला प्रेरणा देतं की मी पण हे काम करावं आणि मग तो ते काम करतो ते सुद्धा हेतूभूत असू शकतं थोडक्यात हेतू शब्दाचा अर्थ असा की मी एखादी क्रिया करण्यासाठी स्वतंत्र आहे बरोबर आहे कारण त्या सगळ्या क्रियेची साधनं मी गोळा करतो पण कुठेतरी एखादा शब्द म्हणा किंवा एखादं एखादी क्रिया म्हणा घटना म्हणा ती मला अशा प्रकारे माझं स्वातंत्र्य व्यक्त करण्यासाठी म्हणून प्रेरणा प्रवृत्त करतं प्रेरणा देतं अशा याला हेतू असं म्हणायचं अशा कारणाला कित्येक वेळा पूजा किंवा असे जे विधी असतात त्या विधींमध्ये संकल्प असतो केलेला संकल्प तो जो संकल्प करायचा असतो त्याचं प्रयोजन असं असतं की तो एक प्रकारे आपल्याला हेतू असतो तो की मी असं म्हटलंय म्हणजे आता मला ही क्रिया करत राहिलं पाहिजे म्हणजे मी मध्यस्थी क्रिया सोडून चालणार नाही कारण मी संकल्प म्हणजे हातावरून पाणी सोडले मी याचा अर्थ आता दुसरं पण त्याच्यामध्ये असतं की या क्रियेचं जे फल आहे त्या फलाचा मी अधिकारी आहे फलस्वाम्य स्वाम्य माझ्याकडे आहे हे असतं त्याच्यामध्ये पण त्याचबरोबर ही जी क्रिया मी करतो आहे ती मला पूर्णत्वाला नेली पाहिजे कारण तसा मी संकल्प केलेला सोडलेला आहे तो शब्द ही क्रिया करणाऱ्याला बाहेर काही नसलं तरी सुद्धा ती क्रिया करत राहायला प्रेरणा देत राहतो तो हेतुभूत असतो हे त्या संकल्पाचं काम असतं त्याला आपण स्वतः प्रेरणा असं म्हणू शकतो स्वतः प्रेरणा म्हणून हा स्वयंप्रेरणा असंही म्हणू शकता म्हणून कित्येक वेळा आपल्याला असं सांगतात की तुम्ही संकल्प चांगले करा म्हणजे तुम्हाला स्वतःलाच ती प्रेरणा होत राहील म्हणून संकल्पाचं असं महत्व इतकं सांगितलेलं आहे म्हणून ते जे वाक्य आहे की तन्मे मन हा शिवसंकल्प असतो की माझ्या मनात संकल्प जो असू दे तो शिव म्हणजे चांगला शुभ असू दे की जो मला स्वतःला प्रेरणा देत राहील सांगायचा मुद्दा असा आहे की हा जो निच प्रत्यय आहे त्याचा अर्थ जो हेतू भूत क्रिया हेतुमत क्रिया असा जो आहे त्याच्यामध्ये हा सगळा अर्थ अंतर्भूत आहे कोणीतरी क्रिया करतो आणि दुसरं कोणीतरी त्या कर्त्याला ती क्रिया करायला लावतो तो दुसरा कोणी कुणीही असेल म्हणजे एखादा माणूसच असेल असं नाही कोणीही काही असू शकतं त्याने मला ती क्रिया करायला लावली हा या निच प्रत्ययाचा अर्थ विशेष आहे अर्थ विशेष अशा पद्धतीची प्रेरणा आणि आता या धातूच्या रूपामध्ये जो बदल होतो तो पण या प्रयोजक रचनेमधला विशेष आहे काही धातूंच्या रूपामध्ये बदल होतो काहींच्या रूपामध्ये बदल होत नाही सामान्यपणे ज्यांच्यामध्ये उपांत्यस्वर अ असतो उपांत्यस्वर अ उदाहरणार्थ पठ त्याला निष्प्रत्यय लागल्यानंतर त्या अचा आ होतो पठाचा होतो पाठ ज्यांच्यामध्ये उपांत्यस्वर ई असतो त्या ईचा होतो ए चा होतो ओ अशा रीतीने त्यांच्यामध्ये बदल होतात धातूच्या रूपामध्ये त्यावरून पण आपल्याला कळतं की हे प्रयोजकाचं रूप आहे बोध बोध बुद्धचं बोधयती भेद येते अशी सगळी रूप त्याच्यामध्ये प्रयोजकामध्ये पण होत असतात अशा रीतीने धातूच्या रूपामध्ये पण याच्यात बदल झालेला आपल्याला दिसतो आता आणि याच्यात महत्वाचा भाग असा आहे की तो प्रत्यय लागल्यानंतर जे शब्दरूप तयार होतं त्याला धातू संज्ञा आहे तो धातू होतो म्हणजे पाठी असं धातुरूप तयार झालं पठ इथपासून आपण प्रक्रिया सुरू केली आणि पठला निष्प्रत्यय लावल्यानंतर पाठी असं जे शब्दरूप तयार झालं त्याला पुन्हा धातू संज्ञा आली आणि त्या पाठीची सगळी रूपं होतात पाठयती ईर धातूचा अर्थ गती असा आहे धातुपाठामध्ये पण धातुपाठामध्ये इर धातूचा अर्थ गती असा दिलेला आहे आणि तो दुसऱ्या गणातला इरते इरा ते इरते असा तो चालतो आणि जेव्हा त्याला प्रयोजक लावतात म्हणजे जायला लावतो असं हा प्र अधिक इर असंच डिक्शनरीमध्ये बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे दिल्या जातात पण प्रेर असा जर का धातू दिला असेल तर त्याच्यामध्ये अडचण अशी येणार की त्याचं रूप तुम्ही कसं करणार म्हणजे प्रथम भूतकाळाचं रूप कसं करणार तुम्ही असा प्रश्न तिथे येईल तुम्हाला अप्रेर अप्रेर येत असं करायला लागेल असं नाही होत रूप ईर धातू असेल तर त्याचं तो अजादी धातू आहे असं समजून तुम्हाला आ लावून त्याचं ऐरयत असं रूप करायला लागेल आणि मग प्र लावल्यानंतर प्रैरयत असं रूप होईल नाहीतर तुम्हाला तो आधी लावायला लागेल अप्रेरयत असं होईल अशी होत नाही त्याने काही विशिष्ट कारणाने तिथे दिलं असेल त्या कोशामध्ये अशा रीतीने कुठल्याही धातूला कुठल्याही धातूचा अर्थ जो क्रिया असा असतो त्या प्रत्येक क्रियेला आपण प्रेरणा ती क्रिया करण्याची प्रेरणा असा देऊ शकतो हा हा पण याच्यामध्ये आता आपण गेल्या वेळेला हेही बघितलं होतं की मूळचा जो धातू आहे त्याचा प्रेरणा या अर्थाशी विषय असा संबंध असतो विषयतारूप संबंध असतो म्हणजे तुम्ही जर का म्हणालात पठ अधिक निच पठचा अर्थ पठनक्रिया निचचा अर्थ प्रेरणा पठचा अर्थ काय पठनक्रिया पठ णितचा अर्थ काय पठन विषयक प्रेरणा असं त्याचा अर्थ पठन विषयिणी प्रेरणा म्हणजे अध्यापक हा पाठयती म्हणजे काय अध्यापक हा पठन विषयिणी प्रेरणा करोती मुलांना म्हणजे अध्यापकाचं खरं काम हेच आहे की शिकवणं म्हणजे मुलांना अभ्यास करायला प्रवृत्त करणं येते कारण ती अभ्यासाची क्रिया ही त्यांची आहे आणि शिक्षक हा फक्त त्यांना पाठ करायला प्रवृत्त करत असतो प्रेरणा देत असतो करा रे करा रे असं आता मीमांसा शास्त्रामध्ये असं वाक्य आहे एक वाक्य की अध्यापयती असं वाक्य आहे कारीशोग्निरध्यापयति कारीशः अग्निः कारीशोग्निरध्यापयति कारीशोग्निरध्यापयति हे केलेलं वाक्य आहे सोडवून कारीशः अग्निः अध्यापयति अध्यापयति कारिशहा याचा अर्थ करिशापासून उत्पन्न झालेलं करीश याचा अर्थ आपण काय म्हणतो शेण थापून त्याच शेणी गोवरी त्या करीश म्हणजे गोवरी किंवा शेणी तर जुन्या काळामध्ये जेव्हा थंडी पडायची सर त्यावेळेला मुलं झोपलेली ती उठायची नाही तर मग त्यांना हे अरे तो हे शेकोटी पेटलेली आहे चला तिथे जाऊन बसा आणि बसून नुसतं काय करायचं म्हणायचं म्हणजे तो जो कारिश अग्नी आहे त्या शेणी गोवऱ्यांपासून उत्पन्न झालेला अग्नी म्हणजे शेकोटी एक प्रकारची शेकोटी आणि मग त्याचा काहीतरी विशेष असेल जास्त तो धगधगतो म्हणा किंवा उष्णता देतो म्हणा तो शिकवतो म्हणजे तो शिकण्याची प्रेरणा देतो कशा कशा रीतीने तर पहिल्यांदा झोपू झोपेतून झोपेचा खंड करणं पहाटे उठणं आणि तिथे जाऊन बसणं सगळं आवरून आणि म्हणायला लावणं एवढं सगळं तो अग्नी करायला लावतो नाहीतर थंडी वाजत राहते असं म्हणून हा जो कारिश अग्नी आहे हा हेतू झाला हेतू कारण याने प्रेरणा दिली आता ही जी प्रेरणा आहे दिली म्हणजे काय हे सुद्धा म्हणण्याच झालं हे दिली म्हणजे त्या विद्यार्थ्याने ती घेतली प्रेरणा असं हो पाठी पाठी पाठी या शब्दाचा अर्थ पाठी या धातूचा अर्थ विषयक प्रेरणा असा झाला प्रत्येक ठिकाणी प्रयोजक धातू असेल तेव्हा जो धातू आहे मूल धातू तो त्या प्रयोजक निच प्रत्ययाचा अर्थ जो प्रेरणा त्याच्याशी विषयता संबंधाने जोडला असतो प्रेरणेचा विषय असलेलं भोजन म्हणजे जेवायला लावतो प्रेरणेचा विषय असलेलं धावणं म्हणजे धावायला लावतो म्हणजे कोणाला तरी धावायची प्रेरणा देतो अभ्यासाची असं सगळं प्रेरणा हा त्याचा अर्थ आहे आणि त्याचा विषय हा मूलधातूचा अर्थ असतो असा विषयता संबंध तिथे आलेला असतो ठीक आहे आता आपण प्रत्यक्ष पुढचा जो कौमुदीचा भाग आहे त्याचं वाचन करूया इथपर्यंत गतिबुद्धी प्रत्यवसानार्थ शब्दकर्मा कर्मकाणा म्हणीकरता सणव या सूत्रातील शब्दांच्या अर्थाचं कथन झालं सोदाहरण आता इथून पुढे त्या सूत्रामध्ये एक एक शब्द कशाला हवा याची सगळी चर्चा ते करतायत प्रत्युदाहरणांची चर्चा करतायत त्यामुळे या सूत्रातला प्रत्येक शब्द आणि त्याचं स्थान असा प्रश्न विचारून ते बळकट करतायत बघा काय पहिलं वाक्य आहे गती इत्यादी किंमत कारण धातूपाठामध्ये धातूंचे अनेक अर्थ दिलेले आहेत ते सगळे एवढे अर्थ असताना फक्त गती बुद्धी प्रत्यवसानार्थ कर्म आणि अकर्मक या पाचच प्रकारच्या धातूंच्या बाबतीमध्ये हे कार्य घडतं असं का म्हटलं कारण समजा तसं म्हटलं नसतं तर इतरत्रही हे कार्य झालं असतं इतर अर्थाचे धातू आहेत उदाहरणार्थ शिजवणे या अर्थाचा धातू आहे या धातूच्या संदर्भात सुद्धा हा धातू या पाचही अटींपैकी कशातच बसत नाही समजा इथे कुठलीच अट म्हटली नसती सूत्रामध्ये तर या धातूच्या संदर्भात सुद्धा आणि कर्त्याला निकर्म संज्ञा द्यावी लागली असती आणि तसा प्रयोग करावा लागला असता तसा तर प्रयोग दिसत नाही भाषेमध्ये म्हणून त्यांनी उदाहरण काय दिलंय पाचयती ओदनम देवदत्तेन पाचयती ओदनम देवदत्तेन म्हणजे देवदत्त हा उदनम पचती असं साधं वाक्य आहे देवदत्त भात शिजवतोय आणि आता कोणीतरी त्याचा मित्र आहे यज्ञदत्त उदाहरणार्थ तो यज्ञदत्त त्या देवदत्ताला भात शिजवायला लावतो शिजवण्याची प्रेरणा देतो हे सांगायचं असताना इथे जो मूळचा धातू आहे पच त्याचा अर्थ शिजवण्याचा या सूत्रामध्ये या पाचही अटी नसत्या तर या धातूच्या संदर्भात सुद्धा आपल्याला आणि कर्त्याला निकर्म संज्ञा करायला लागली असती आणि मग पाचयती ओदनम देवदत्तम यज्ञदत्त असं करायला लागलं असतं की जो प्रयोग भाषेमध्ये होत नाही मग तो प्रयोग सिद्ध व्हावा कुठला प्रयोग पाचयती ओदनम देवदत्तेनं यज्ञ देवदत्तेने कसा झाला कारण पाचयती मधील ती प्रत्ययाने पचनविषयक प्रेरणा या क्रियेचा जो आश्रय म्हणजे करता तो उक्त झाला तो या वाक्यामध्ये आहे यज्ञदत्त म्हणजेच पचधातू बोध्य पचन क्रियेचा जो करता देवदत्त तो काही पुढील प्रत्ययाने उक्त झाला नाही तो अनुक्त राहिला आता या सूत्रामध्ये पाचच प्रकारच्या धातूंच्या आणि कर्त्याला कर्मसंज्ञा सांगितली असल्यामुळे त्या पाचांमध्ये हा पचधातू बसत नसल्यामुळे त्याचा जो करता होता तो प्रयोजक वाक्य रचनेमध्ये सुद्धा करताच राहिला पण तो अनुक्त करता राहिला मग अनुक्त करता राहिल्यानंतर पुढच्या एका सूत्राने कर्तृकर्णयो तृतीया ह्या सूत्राने त्याची तृतीय विभक्ती झाली म्हणून तो तृतीयांत असा राहिला समजा या सूत्रामध्ये या पाच अटी निर्दिष्ट केल्या नसत्या तर इथे सुद्धा आणि कर्त्याला आणि कर्म संज्ञा द्यावी लागली असती त्याची सुद्धा द्वितीय विभक्ती मग अनुक्त कर्म असल्यामुळे करावी लागली असती की जे इष्ट नाही म्हणजे इथे अनिष्टोत्पत्ती होत हे शब्द नसते तर ही अनिष्टोत्पत्ती टाळण्यासाठी या सूत्रामध्ये हे पाच शब्द असणं आवश्यक आहे कर्तृ कर्णयो तृतीया ते पुढे येणार आहे त्याच प्रकरणामध्ये पुढचं काय प्रश्न आहे पुढचा आणि अन्यंतानाम किम म्हणजे अणिकर्त्याला कर्मसंज्ञा होते असं म्हटलेलं आहे आणि करता सणव असं का म्हटलं आणि करता सणव असं का म्हटलं म्हणजे आणि करता हा शब्द कशाला पाहिजे समजा तो शब्द नसता आणि नुसता आणि करता असा शब्द नसता म्हणजे आणि असा शब्द नसता नुसता करता असा शब्द असता तर काय झालं असतं कुठल्याही वाक्यातला करता आता आणि करता असं म्हटल्यानंतर आणि याचा अर्थ जिथे निष्प्रत्यय नाही निष्प्रत्ययाचा अभाव असलेली वाक्यरचना असा सरळ सरळ स्पष्ट अर्थ आहे पण तुम्ही आणि हा शब्द काढलात आणि नुसता करता असा शब्द ठेवला तर अर्थ काय होईल की या पाच प्रकारच्या धातूंच्या संदर्भातला जो करता त्या कर्त्याला कर्मसंज्ञा करा प्रयोजकामध्ये मग आता उदाहरणार्थ पुढचं वाक्य काय दिलंय गमयती देवदत्तो यज्ञदत्तम तम प्रयुंगते प्रयुंक्ते यज्ञदत्तम विष्णुमित्र आता देव गमयती देवदत्तम दत्त असं वाक्य आहे साधं वाक्य असं आहे देवदत्त गच्छति साधं वाक्य देवदत्त ग्रामम गच्छती ज्यामध्ये गत्यर्थक धातू गम प्रयुक्त झालेला आहे त्या अप्रयोजक म्हणजे प्रयोजक वाक्यरचनेचा अभाव जिथे आहे अशा साध्या ह्या वाक्यरचनेमध्ये गमधातूचा जो कर्ता आहे गमधातुबोध्य क्रियेचा जो कर्ता आहे तो आहे देवदत्त देवदत्त गावाला जातो आता त्याला जेव्हा तुम्ही गम अधिकणीच प्रत्यय करता गमी असा जेव्हा प्रयोजक धातू तयार होतो की ज्याचा अर्थ आहे गमन विषयक प्रेरणा त्या प्रेरणेचा जो आश्रय आहे तो यज्ञदत्त आहे कारण तो यज्ञदत्त देवदत्ताला जाण्याची प्रेरणा देतो अशा ठिकाणी प्रस्तुत सूत्राने हा धातू गत्यर्थक असल्यामुळे आणि वाक्यातील कर्त्याला णी वाक्यामध्ये कर्मसंज्ञा झाली बरोबर म्हणून यज्ञदत्त हा देवदत्तम ग्रामम गमयती असं झालं आता गमयती या रूपामध्ये धातू काय आहे गमी असा धातू आहे गमी आणि जंत धातू आहे साध्या वाक्यातला धातू होता गम आता धातू झाला गमी आता याच्यात काय म्हटलंय आपण यज्ञदत्त देवदत्ताला गावाला जाण्याची प्रेरणा देतो आता हा जो यज्ञदत्त आहे या यज्ञदत्ताने देवदत्ताला अशी प्रेरणा का दिली कारण या यज्ञदत्ताचा आणखीन एक मित्र आहे विष्णू मित्र नावाचा त्याने यज्ञदत्ताला सांगितलं की तू देवदत्ताला सांग गावाला जा त्याचं काहीतरी कारण आहे काम आहे आता हा जो विष्णू मित्र आहे तो ह्या क्रियेमध्ये आला तुम्ही आणलात त्या विष्णू मित्राला आता तो काय झालं गमी असा धातू होता बघा गमी धातू होता त्याचा कर्ता कोण आहे यज्ञदत्त आता या गमी धातूला पुन्हा प्रयोजकाचा निच प्रत्यय लागणार गमी अधिक निच म्हणजे गमनविषयक प्रेरणा तद्विषयक प्रेरणा असा त्याचा अर्थ होणार केवळ आता शब्द प्रक्रियेमध्ये गमी अधिक निच असं केल्यानंतर म्हणजे गमी अधिक ई असं केल्यानंतर शब्द प्रक्रियेमध्ये गमी मधला जो ई आहे त्याचा लोप होतो गमी मधल्या ईचा लोप होतो आणि मग धातुरूप गमी असंच होत बरं का धातुरूप गमी असंच होईल गमी पण आता त्याचा अर्थ काय झाला गमन विषयक प्रेरणा विषयक प्रेरणा असा त्याचा अर्थ झाला एवढा त्याचा मोठा अर्थ झाला हे संदर्भानुसारच कळेल आपल्याला संदर्भ नसेल तर हे कळणार नाही अशा रीतीने आता जेव्हा आपल्याला विषयक प्रेरणा विषयक प्रेरणा असं म्हणायचं असेल याचा आश्रय कोण आहे याचा आश्रय विष्णुमित्र त्या विष्णुमित्राने कोणाला प्रेरणा दिली दत्ताला प्रेरणा दिली हा यज्ञदत्त कोणाचा करता आहे गमीचा करता आहे गमी हा जो यज्ञदत्त आहे हा गमीचा करता आहे गमी गमी हा निच युक्त असा धातू आहे आता समजा तुमच्या वाक्यामध्ये सूत्रामध्ये गतिबुद्धी प्रत्यवसानार्थ शब्द कर्माकर्म काणाम करता सणव एवढंच असतं वाक्य हा जो यज्ञदत्त आहे हा पण करता आहे बरोबर ना हा करता नाही असं नाही तो करता आहे तो नी वाक्याचा करताय अणीचा करता नाही येतो मग समजा या सूत्रामध्ये गतिबुद्धी प्रत्यवसानार्थ शब्द कर्म काणाम करता नऊ एवढंच म्हटलं असतं तर या यज्ञदत्ताला सुद्धा तुम्हाला कर्मसंज्ञा द्यावी लागली असती आणि मग विष्णुमित्र हा यज्ञदत्तम देवदत्तम ग्रामम गमयती असं एक वाक्य तयार झालं असतं की जे भाषेत प्रयुक्त नाही पाणिनीला माहिती असलेल्या भाषेमध्ये हे प्रयुक्त नाही मग हे टळावं म्हणून म्हणजे अनिष्टोत्पत्ती होते आहे म्हणून मग त्याने काय सांगितलं आणि करता कुठलाही करता चालणार नाही आणि वाक्यातला जो कर्ता असेल म्हणजे ज्या वाक्यामध्ये प्रयोजक अर्थबोधक निच प्रत्यय नाही असं जे साधं वाक्य त्या साध्या वाक्याचा जो कर्ता म्हणजे केवळ गमनाचं गमनरूपिणी क्रिया आहे तिचा आश्रय गमनाविषयक प्रेरणेचा नव्हे आश्रय गमनाचा जो आश्रय असा जो कर्ता त्या कर्त्यालाच आणि वाक्यामध्ये कर्मसंज्ञा होईल गमनविषयक प्रेरणेचा जो आश्रय आहे तो गमनविषयक प्रेरणा विषयक प्रेरणा असा जेव्हा अर्थ होईल तेव्हा तो अणी करता नाहीये तो नि करता आहे त्यामुळे त्याला कर्मसंज्ञा द्यायची नाही आणि तसं केल्यामुळे इष्टरूप सिद्धी झाली आणि मग विष्णुमित्र हा यज्ञदत्तेनं मगाच्याच प्रक्रियेनुसार हा जो यज्ञदत्त आहे तो आता गमयतीमध्ये जो ती प्रत्यय आपल्याला दिसतोय तो गमीय धातूवरून झालाय गमीय धातूमध्ये जरी एक जास्तीचा ई दिसत नसला तरी सुद्धा प्रक्रियेनुसार तोच आहे आणि त्याचा अर्थ गमनविषयक प्रेरणा विषयक प्रेरणा असाच आहे त्या दुसऱ्या प्रेरणेचा आश्रय हा ती प्रत्ययाचा अर्थ आहे आणि तो इथे विष्णुमित्र आहे त्यामुळे गमन विषयक प्रेरणा असा जो धातू होता या अर्थाचा जो धातू होता त्याचा जो करता यज्ञदत्त तो धातू पुढील प्रत्ययाने उक्त नाही म्हणजे तो अनुक्त आहे आणि आता त्याला या सूत्रानुसार प्रयोजक वाक्य रचनेमध्ये कर्मसंज्ञा पण येणार नाहीये म्हणजे तो करताच राहणार आहे आणि तो अनुक्त करता राहणार आहे मग तो अनुक्त करता असल्यामुळे कर्तृकर्णयो तृतीया ह्या सूत्राने त्याची तृतीया विभक्ती झाली म्हणून आपल्याला वाक्य असं मिळालं विष्णुमित्र हा यज्ञदत्तेन देवदत्तम ग्रामम गमयते आता ठिकाणी ग्रामम हा शब्द काढून टाकला सोयीसाठी म्हणून विष्णुमित्र देवदत्तेन यज्ञदत्तम सॉरी विष्णुमित्र यज्ञदत्तेन देवदत्तम गमयती यांनी काय दिलंय हा म्हणजे यांनी यज्ञदत्त नाही नाही हा यांनी काय वाक्य दिलंय यांनी मूळ वाक्य काय दिलंय यज्ञदत्त हा गच्छती असं दिलंय यज्ञदत्त हा गच्छती असं मूळ वाक्य दिलंय आणि देवदत्त हा यज्ञदत्तम गमयती असं वाक्य झालं निच वाक्य आता जो विष्णू मित्र आहे तो देवदत्ताला यज्ञदत्ताला जाण्याची प्रेरणा द्यायला सांगतो आहे म्हणून त्या ठिकाणी देवदत्तेनं अशी तृतीय विभक्ती झाली विष्णुमित्र हा देवदत्तेनं यज्ञदत्तम ग्रामम गमयती हा तसं संस्कृतमध्ये पण येतं पण त्याच्या धातूच्या रूपामध्ये फरक पडत नाही हिंदीमध्ये धातूच्या स्वरूपामध्ये फरक पडतो मराठीत पण पडतो ना काही वेळेला हा सगळ्या वेळा नाही होणार पण एक सेकंड हो. हा हो हो हो हो समजा बरोबर पण तुम्ही हे जे म्हणताय ना हे व्याकरणिक अर्थावर चढवलेलं जे वेष्टन आहे बाह्य अर्थाच त्या दृष्टीने बघता आहात बोलता आहात पण जो व्याकरणिक अर्थ आहे तो घालवण्यामध्ये पण तोच आहे की एखादा माणूस समजा असा बसलेला आहे आणि त्याला आपण तो निघाला जायला असं त्याला अशी काहीतरी आपण क्रिया केली की ज्यामुळे तो निघाला तर आपण त्याला म्हणतो मी त्याला घालवलं घालवलं याचा अर्थ मी अशी अशी क्रिया केली अशी प्रेरणा त्याला दिली तेव्हा तो गेला हो करत नाही साधन हा अर्थ तर सगळ्याच कारकांमध्ये आहे कारण आपल्याला काय म्हणायचं जेव्हा आपण एखादं वाक्य उच्चारतो तेव्हा त्या वाक्यामध्ये क्रिया ही प्रधान आपण सांगत असतो जगामध्ये उपस्थित असलेले अनेक पदार्थ कुठल्या क्रियेच्या संदर्भात एकत्र येतात हे सांगणं हा त्या वाक्योच्चारणाचा प्रमुख उद्देश असतो त्यामुळे क्रिया मुख्य असते आणि बाकीची सगळी ज्या वस्तू आहेत त्या त्या ती सगळी त्या वस्तू ती क्रिया घडवण्याच्या साधनभूतच असतात त्यामुळे सगळीच साधन आहेत तुम्हाला करण असं म्हणायचंय का पण तो करण तसा नाहीये तिथे प्रस्तुत संदर्भामध्ये तो सरळ सरळ करताच म्हणजे साध्या वाक्याचा साध्या वाक्यरचनेतला नाही प्रयोजक वाक्यरचनेतला करता येतो आता तो स्वाभाविकच साधन तर होईलच किंवा करणं पण होईल पण करणापेक्षा करता ही भूमिका जास्त प्रधान आहे जास्त महत्वाची आहे कारण करणामध्ये स्वातंत्र्य नाही आहे कर्त्यामध्ये स्वातंत्र्य आहे पण तुम्हाला काय विवक्षा हे अर्थातच महत्वाचं आहे पण तदनुसार आधीची पण वाक्यरचना मग बदलू शकते तुम्हाला जर का ते कर्ण म्हणूनच सांगायचं होतं ना तर मग म्हणजे उदाहरणार्थ यज्ञदत्त हा ग्रामम गमयती गच्छती आता तुम्हाला यज्ञदत्त जो आहे सॉरी देवदत्त जो आहे नंतर आलेला यज्ञदत्त हा ग्रामम गच्छती हे साधं वाक्य आहे नंतर आलेला जो देवदत्त आहे तो तुम्हाला करता म्हणून अभिप्रेत नाहीये करणं म्हणूनच अभिप्रेत आहे तर मग ही वाक्यरचना वेगळी होईल देवदत्तेनं यज्ञदत्त हा ग्रामम गच्छती असंच होईल मग वाक्यरचना बदलणार नाही पण तिथे काय झालं यज्ञदत्त होता तो उदाहरणार्थ देवदत्त नावाचं काहीतरी पुस्तक वाचतो उदाहरणार्थ असा काहीतरी तिथे वेगळा अर्थ अभिप्रेत होईल तो अर्थ जुळवणं तुम्हाला सोपं जाईल की नाही मला माहिती नाही बहुतेक असं कठीण जाईल असंच वाटतंय मला काय असं काही नाहीये अचेतनच असेल असं काही नाहीये पण तसा वाक्य प्रयोग दिसत नाहीये देवदत्ताला करण केलं काहीतरी साधन करायचं त्याच तो देवदत्त करण झाला असं नाहीये हा मग तुम्ही वाक्य कसं करणार बरोबर पण हे वर्णन झालं मला वाक्य करून कसं दाखवा हा म्हणजे यज्ञदत्त हे त्याचं करण आहे असं तुम्हाला म्हणायचं होईल देवदत्त मेघ हा नाही मेघ संदेशम नाही आणि यक्ष हा मेघे ना हा असं करायला लागेल नाही पण तुम्हाला मूळ वाक्यामध्ये तो करता म्हणूनच अभिप्रेत होता ना मूळ वाक्यात तर तुम्हाला साध्या वाक्याचा करता म्हणूनच अभिप्रेत होता साध्या वाक्यातच तुम्ही जी काही भूमिका घेणार ती पुढे सतत राहणार ती तुम्हाला नंतर बदलता नाही येणार नाहीतर तुम्ही जर का असं म्हणायला जाल की मेघ हा त्या संदेश वहनाचं करण आहे तर ती भूमिका तुम्हाला साध्या वाक्यात घेतली पाहिजे तर ती पुढे कायम राहील कारण त्या प्रयोजक वाक्यरचना ही मूळची नाही आहे प्रयोजक वाक्यरचना ही केलेली आहे नंतरची साध्या वाक्यरचनेवर आधारित आहे ती स्वतंत्रपणे ती नाही आहे त्यामुळे साध्या वाक्यरचनेमध्ये एखाद्या वस्तूला कोणती भूमिका द्यायची हे तुम्हाला स्वातंत्र्य आहे मेघ त्याला तुम्ही कर्ण म्हणायचं का करता म्हणायचं हे ठरवा एकदा तुम्ही त्याला करता असं म्हणालात किंवा त्याची प्रयोजक वाक्यरचना केल्यानंतर सुद्धा त्याची कर्तृत्व ही भूमिका कायम राहील त्याच्यात बदल होणार नाही कोणाची हा कर्ण म्हटलं तर बरोबर हो हा सहा मेघेनं संदेशम नाही हा बरोबर हां पण म्हणजे तुम्हाला जर का तो मूळ वाक्यात करणं म्हणून अभिप्रेत असेल मेघ तर तिथे तुम्ही असंच म्हणाल मग तिथे मेघ करता होणार नाही मेघा संदेशम वहती नाही म्हणता येणार तुम्हाला तर सहा मेघेनं संदेशम प्रेषयती असं म्हणायला लागेल किंवा सहा मेघेनं संदेशम नाही येते म्हणजे तो मेघाच्या साधनाने मेघातून संदेश घेऊन जातो असं तुम्हाला म्हणजे चमत्कारिक रचना होईल तुम्ही असं म्हणालात की सहा मंजूषा पत्र मंजूषया संदेशम वहती इथे समजू शकतो की ती डाक पेटी टपाल पेटी जी आहे तिच्या सहाय्याने तो संदेश वहन करत आहे हे आपण समजू शकतो पण मेघेनं असं म्हणजे तो मेघ घेऊन जातोय असं अलंकारिक समजू शकता तुम्ही शेवटी काय की वाक्यामध्ये तुम्ही वक्ते जे आहेत ते विभिन्न अर्थ समजू शकता आणि करू शकता तशी विवक्षा आहे नहीं बट वो कह रही है कि सहा हाँ वो तो ये तो ठीक है इसमें तो कोई संदेह नहीं लेकिन वो कह रही है कि यदि मेघ कर्ण ही अभिप्रेत है वक्ता को हाँ हाँ तो सहा मेघे न संदेशम नयति ऐसे वाक्य हो सकता है हा हा हाँ असे हो का आता पुढचं वाक्य बघा पुढचं म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आणि करता असे आणि हा शब्द या सूत्रामध्ये पाहिजे तसा तो नसता तर प्रयोजक वाक्यरचनेचा जो करता त्याच्या पुढे तुम्ही आणखीन एक प्रयोजक वाक्यरचना केली तर त्याला या सूत्राने कर्मसंज्ञा आली असती आणि या शब्दाच्या अभावाने या सूत्रामध्ये आता आणि असा शब्द घातल्यामुळे केवळ आणि कर्त्यालाच निकर्मसंज्ञा येईल निकर्त्याला निकर्मसंज्ञा येणार नाही आता याच्यामुळे तुम्ही आणखी नाही हो हो बरोबर हम्म कळलं नाही आता संस्कृतमध्ये तुम्ही जसं तुम्ही प्रेरणा विषयक प्रेरणा म्हणजे च्या पुढे निच असं केलं तसं आणखीनही एक तुम्ही निच जोडू शकता ज्याला काही अंत नाही आहे किती असं जसं का याने मागे प्रश्न विचारला होता की स्वतंत्रपणाचा प्रश्न कोण स्वतंत्र आहे तुम्ही कितीही मागे आणखीन जाऊ शकता म्हणजे मला ही अशी प्रेरणा दिली याच्या मागे असं आपण करत नाही एवढं सगळं सूक्ष्म की अशी ही प्रेरणा याला कोणी दिली जर आपण असं म्हणू शकतो की हे मी करतोय हे ते माझं काम नाही हे मला बऱ्याच लोकांनी प्रेरणा दिली आणि म्हणून मी हे काम केलं म्हणजे ज्यांनी ज्यांनी मला शिकवलं तिथपासून प्रत्येकाचं नाव तुम्ही घेऊ शकता आणि सांगू शकता की एक्सने वायला प्रेरणा दिली वायने झेडला आणि मग मी मध्ये आलो एक असा आणि मला प्रेरणा मिळाली असं असं सगळं वाक्य तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता पूर्ण हो पण प्रेम विभक्ती क्रियापद एकच राहील गमयती असंच राहील मध्ये काही फरक होणार नाही तेवढा फक्त अर्थ तुम्हाला मोठा म्हणजे e हा सगळ्याचा लोप होईल एकच ई e राहील आणि त्याचा अर्थ प्रेरणा असा राहील फक्त त्याच्या मध्ये बरीच बऱ्याच प्रेरणा त्याच्यामध्ये हा हो म्हणजे काय नाही चालेल म्हणजे काय की आता तुम्हाला हा हरीचा आणखीन कोणीही प्रेरक नाही त्यामुळे तुम्हाला हरी हा जेव्हा वाक्य प्रयोग प्रयोगात वापरायचा असेल शब्द आणि गमयते असं म्हणायचं असेल तेव्हा तो करता होईल ना त्याचा म्हणजे हरी ही गमयते असं होईल आणि तो देवदत्त होईल तो कर्म होईल का कर, करत होणार नाही करताच राहील हे ठरवायला लागेल तो जर का पहिला असेल आणि करता असेल तर होईल पण काही हा तो ह्याच्यात काही संशयाला काही हेच नाही म्हणजे संशय उत्पन्नच होत नाही याच्यात प्रश्नच उत्पन्न होत नाही तर नेहमीच्या नियमानुसारच होईल ते आता पुढचं वाक्य बघा पुढचं वाक्य काय आहे आता ही सगळी वार्तिक आली बरं का निवयोर मग हो, याच्यात सूत्रपटातही आहेत काही वार्तिक न गत्यर्थक धातू असतील तेव्हा आणि कर्त्याला निकर्म संज्ञा प्राप्त होते सगळ्या धातूंच्या बाबतीत हे होतं पण दोन धातूंच्या बाबतीमध्ये मात्र हे करायचं नाही नि आणि वह नि आणि वह यांच्या बाबतीमध्ये हे कार्य करायचं नाही जे गत्यर्थक धातू आहे त्यांच्या बाबतीमध्ये अणिकर्त्याला निकर्म संज्ञा प्राप्त होते असं सूत्राने सांगितलं त्या सूत्राच्या संदर्भामध्ये आता वार्तिककाराने असं सांगितलं की नि आणि वह हे जरी गत्यर्थक धातू असले तरी त्यांच्या बाबतीमध्ये हे कार्य करायचं नाही म्हणून नाय वाह यती वा काय दिलाय अर्थ वाक्य भारम भृत्येन वृत्त म्हणजे भृत्य भारम वहती किंवा भृत्य भारम नयती नि आणि वह नि आणि वह दीर्घ नी हो असंच घ्यायचं आहे हा त्यांचा अर्थ गती असाच आहे नी आणि वह काय हो त्याला हा नियम लागणार नाही नि आणि वह यांचा अर्थ गती असाच आहे हम्म काय काय हा म्हणजे नी आणि वह हे गत्यर्थक धातू आहेत कारण त्यांना संयोग हे त्यांचं फल आहे म्हणून ते गत्यर्थकाचेच प्रकार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये प्रस्तुत सूत्राने आणि कर्त्याला निकर्म संज्ञा झाली असती ती या वार्तिकाने करायची नाही नायती वाहयती वा भारम वृत्तीनं काही काही सगळी असं नका म्हणू काही त्यातले एक एक बघूया आपण आता नाययती हे रूप कसं तयार झालं ते आधी बघूया नाययती नी धातू आहे त्याचा अर्थ नेणे म्हणजे संयोगानुकूल व्यापार त्या नि वरून निच प्रत्यय केला जातो निच तो निच प्रत्यय केल्यानंतर नि मधल्या ईला वृद्धी होते नाही होत नाही इकाराला होतो ऐकार आणि मग यचो यावा वाह याच्याने आईचा होतो आय आणि म्हणून आपल्याला धातू रूप मिळतं नाई ना यी य आणि ई ना यी असं धातू रूप तयार नाही ना एक अक्षर य आणि ई म्हणजे दोन अक्षर यी छोटा छोटा यी नाही असं नाही हा पाय मोडा म्हणजे हे बरोबर होईल म्हणजे नाही म्हणजे छोटा ई e. याला वेलांटी छोटी वेलांटी नाही हे धातुरूप झालं आणि मग पुढे नाही अधिक लट लटच्या जागी आला ती नाही अधिक ती त्यानंतर मध्ये आला शप नाही अधिक शप अधिक ती म्हणजे नाही अधिक अ अधिक ती त्या अप्रत्ययामुळे नाई मधल्या ईचा झाला गुण नाये अधिक अधिक ती आणि मग एचो यावा या ए एचा झाला अय आणि म्हणून नाययती असं झालं नाययती वाहयती सोपं आहे वह धातूवरून गणेश केल्यानंतर वाही असं धातुरूप झालं आणि ह्याच सारखं वाहीचं वाहे आणि वाहय आणि वाह येते आता या वार्तिकाच्या संदर्भामध्ये अधिक संकुचित अशा क्षेत्रामध्ये या प्रयोजक वाक्यरचनेच्या संदर्भामध्ये कार्य होताना दिसतंय ते पुढच्या वार्तिकाने सांगितलेलं आहे काय पुढचं वार्तिक आहे बघा नियंतृकर्तृकस्य वहे हे निषेध वा म्हणजे वार्तिक नियंतृकर्तृकस्य वहे हे अनिषेध व धातूच्या बाबतीमध्ये आणि कर्त्याला निकर्म संज्ञा करू नका असं कोणी सांगितलं वरच्या आत्ताच बघितलेल्या वार्तिकाने सांगितलं आता हे पुढचं वार्तिक कसं सांगत आहे की वहधातूचा प्रयोग असेल आणि त्या वहधातूचा जो करता आहे तो करता म्हणजे वह अधिक निच वाहीचा करता हा नियंता असेल तर त्या बाबतीमध्ये हे वार्तिक जे वरचं सांगतंय निषेध तो निषेध करू नका वाहीचा करता नियंता नियंता म्हणजे नियामक कोणीतरी नियामक असेल आता मगाशी आपण काय बघितलं वाहयती भारम भृत्येन भृत्य हा भारम वहती आणि कोणीतरी स्वामी भृत्येन भारम वाहयती याच्यामध्ये तो जो भृत्य भार वाहून नेतोय त्याचा त्याचा कोणीतरी नियामक नाही म्हणजे त्याला कोणीतरी असं दृष्टी ठेवून दिशा देत नाहीये की असं चाबूक मारत नाहीये त्याला नियंता कोणी नाहीये तो नियंता जर का असेल कोणी तो नियंता जर का वाहीचा करता असेल तर मात्र मगाच्या वार्तिकाने सांगितलेला वह धातूच्या संदर्भातला निषेध करायचा नाही म्हणजे तिथे काय करायचं आणि कर्त्याला निकर्म संज्ञा करायची काय वाक्य पुढचं दिलंय बघा हा वाहयती रथम वाहन सूत वाहन सूत म्हणजे वाहा सूतम वहंती सॉरी रथम वहंती घोडे रथाला वाहून नेतात त्याचा जो सारथी आहे तो त्या गोड्यांवर नियंत्रण ठेवतोय म्हणजे वह अधिक निच वाही याचा जो करता आहे तो नियंता आहे असा हा नियंत्र कर्तृक वाही धातू असल्यामुळे या ठिकाणी नि वैहोर न या वार्तिकाने जो निषेध केला होता आणि कर्त्याला निकर्म संज्ञा देण्याचा निषेध जो केला होता तो निषेध करायचा नाही म्हणजे आणि निकर्म संज्ञा द्यायची म्हणजे वाह हा जो आणि वाक्यातला कर्ता होता वाहा रथम वहंती घोडे रथाला घेऊन जातात असं जे केलं होतं तिथे वाह हा आणि करता त्याचा त्याची प्रयोजक वाक्यरचनेमध्ये वाक्यरचना केली असताना त्या वाहची कर्मसंज्ञा करायची या सूत्राने या वार्तिकाने आणि मग ती कर्मसंज्ञा अनुक्त असताना वाहन अशी त्याची द्वितीया करायची सुत वाहन रथम वाहयती असं करायचं कळलं हो हा पण तो प्रत्यक्ष त्या क्रियेमध्ये नाही आहे तो स्वामी समजा बसला असेल कुठेतरी आणि तो नृत्य वाहून आणतोय तिथे तो नियंता नाही आहे काय नाही वाहयती करायचंय हा वाहही करायचं नाही बरोबर वाह शब्दाची तृतीय विभक्ती करायची नाही कारण तो नी करता होत नाही तो नी कर्म होतो म्हणजे आणि करता तसे तर तसा करता राहत नाही दोन्ही वाक्यामध्ये कर्म होतो अन्यत्र तो अनुक्त करता होत होता इथे तो अनुक्त करता पण नाही तो कर्मच आहे नियंत्र कर्तृकस्य वहे हे अनिषेध आता पुढचं वार्तिक बघा आधी खाद्यवर न खाद्यवर्ण आधी आणि खादी खादी मधला आधी रस्व आहे हा आधी आणि खादी आधी हे आणि खादी हे अद आणि खद किंवा अद आणि खाद या धातूंचं प्रयोजकाचं रूप आहे खाद धातूच्या रूपात काही फरक नाही पडत निचमुळे अद मध्ये मात्र अचा आ होतो हे दोन प्रत्यवसानार्थक म्हणजे भक्षणार्थक धातू आहेत त्यामुळे मूळच्या सूत्राने या दोन धातूंच्या बाबतीत आणि कर्त्याला निकर्म संज्ञा प्राप्त आहे <clears throat> हे वार्ती कसं सांगतंय की ती करायची नाही मगाशी नियंत्रकर्तृकस्य वहेर निषेध हा असं म्हटल्यामुळे वार्तिकाने जो निषेध केला होता कोणाचा निषेध केला होता सूत्राचा नि आणि वह हे धातू गत्यर्थक असल्यामुळे सूत्राने आणि कर्त्याला निकर्म संज्ञा येतच होती निव या वार्तिकाने त्याचा निषेध केला त्या निषेधाचा निषेध विशिष्ट अर्थामध्ये सगळ्या अर्थामध्ये नव्हे नियंता जेव्हा करता असेल अशा वेळी त्या निषेधाचा निषेध केला होता म्हणजेच मूळची जी स्थिती होती ती त्या एका विशिष्ट क्षेत्रामध्ये कायम राहील मूळची स्थिती काय आणि कर्त्याला निकर्म संज्ञा होते नियंता जेव्हा करता असेल तेव्हा वह धातूच्या बाबतीत नीच्या बाबतीत नव्हे वह धातूच्या बाबतीमध्ये आणि कर्त्याला निकर्म संज्ञा करायची ती केली आपण बरोबर ना आता इथे सुद्धा गतिबुद्धी प्रत्यवसानार्थ या सूत्राने भक्षणार्थक धातूंच्या बाबतीमध्ये आणि कर्त्याला आणि संज्ञा प्राप्त आहे ती ह्या वार्तिकाने या दोन धातूंच्या बाबतीमध्ये निषिद्ध केली अद आणि खाद या दोन धातूंच्या संदर्भात आणि कर्त्याला आणि संज्ञा करायची नाही काय वाक्य बघा अद यति खाद यति वा अन्नम बटुना बटुहु अन्नम अत्ती किंवा बटुहु अन्नम खादती असं केलंय आता माता किंवा गुरु अन्नम आदयती आता आणि करता जो होता बटू तो वरच्या व्यवस्थेनुसार सूत्राच्या व्यवस्थेनुसार अणिकर्म व्हायला पाहिजे म्हणजे बटुम असं व्हायला पाहिजे पण या वार्तिकाने असं सांगितलेलं आहे अशी घटना नोंद करून ठेवलेली आहे की या दोन धातूंच्या बाबतीमध्ये अणिकर्त्याला निकर्म संज्ञा येत नाही म्हणून तो आणि करताच राहिला तो अनुक्त असल्यामुळे त्याची तृतीय विभक्ती झाली म्हणून ना अशी तृतीय विभक्ती केली आदयती खादयती वा अन्नम बटुना तसंच आणखीन एका धातूच्या बाबतीत पण हे होतं बघा काय होतं पुढचं वार्तिक पक्षे हे अहिंसार्थस्य न पक्ष धातूचा प्रयोग असेल आणि अहिंसा असा अर्थ असेल अहिंसा असा अर्थ असेल तिथे आणि कर्त्याला निकर्म संज्ञा करायची नाही अहिंसा म्हणजे काय उदाहरण देऊन ते स्पष्ट करणार आहे बक्षयती अन्नम बटुना काय उदाहरण दिलंय बक्षयती अन्नम बटुना असं दिलंय उदाहरण बटुहू अन्नम बक्षयती असं साधं वाक्य आहे हा भक्षयती भक्ष तू दहाव्या गणातला ना बटुहू अन्नम भक्षयती माता किंवा गुरु बटुना अन्नम भक्षयती इथे अहिंसा या अर्थाचा अहिंसार भक्षण करणे म्हणजे अन्न प्राशन करणे पण अहिंसा रूपी अहिंसा ही क्रिया तिथे पाहिजे कोणाला तरी मारून किंवा कोणाचं तरी जे आपलं नाही ते आपलं आहे असं समजून ते अन्न खाणं ही पण हिंसाच आहे असं न करणं तो बटू बिचारा आपलं वेदाध्ययन झाल्यानंतर तो अन्न खातोय ते त्याच्या उदरभरणाला आवश्यक आहे ते अन्न तो खातोय इथे कोणाचीही हिंसा नाही जे त्याच्या शरीर धारणेला आवश्यक आहे तेवढंच तो खातोय असा तिथे अर्थ अभिप्रेत आहे म्हणून पुढे काय दिले बघा हिंसा असा अर्थ असेल तेव्हा मात्र तिथे तुम्हाला अणिकर्त्याला निकर्म संज्ञा करता येईल उदाहरणार्थ हा सस्यम बक्षयंती तर कोणीतरी असा कोणीतरी विचित्र विकृत माणूस आहे की जो त्या बैलांना धान्य नव्हे तो शेतामध्ये खायला घालतो शेतामध्ये घुसवतो नुसतं सस्ते म्हणजे शेतातनं काढलेलं धान्य नव्हे तर जे शेतामध्ये आहे अजून ते सगळं निघायचं आहे हा हा उभ्या पिकात हे करतो त्यात वाईट भावना आहे त्याच्यामध्ये त्याचा नाश भावा ही हिंसा अभिप्रेत आहे आता बैल ते पीक खात आहेत म्हणजे ते काही नॉन व्हेजिटेरियन नाहीये ते व्हेजिटेरियनच आहेत पण तरी सुद्धा ही हिंसा आहे कारण they are not suppose to त्यांनी ते नाही केलं पाहिजे हा म्हणजे ते त्यांनी नाही केलं पाहिजे म्हणजे ती हिंसा आहे ही ही जी क्रिया आहे ही पण हिंसा आहे की जे त्याने केलं नाही पाहिजे जे त्याचं नाही आहे ते तो म्हणतोय माझं आहे आणि ते खातोय हो अर्थातच हो ना म्हणजे प्रेरणा देणारा जो आहे जो प्रेरणा देतोय तो हिंसा घडवतोय तो काय अहिंसेचाही नाहीये भाग अहिंसा करवत नाहीये तो हिंसाच करवतोय म्हणून बलिवरदान सस्यम भक्षयती असं तिथे आणि कर्त्याला निकर्म संज्ञा प्राप्त झाली काय वाक्य आहे वाचा पुन्हा एकदा भक्षे रहिंसार्थस्य न भक्षयती अन्नम बटुना पुढे अहिंसार्थस्य किम म्हणजे अहिंसार्थ असं तरी का म्हटलं नुसतं भक्ष हे म्हटलं असतं तर सगळीकडेच झालं असतं हिंसा अहिंसा बक्षयती बलिवर्दान सस्यम यामध्ये बलिवर्द याचा अर्थ बैल ते बैल धान्य खातात धान्य खातात म्हणजे उभं पीक नष्ट करतात येथे हिंसा अभिप्रेत आहे ही अभिप्रेत असताना हा निषेध करायचा नाही म्हणजे मूळ सूत्राने सांगितलेले जे कार्य आणि कर्त्याला आणि कर्म संज्ञा ती करायची आणि म्हणून दुष्ट उदाहरणार्थ दुष्ट बलिवरदान सस्यम भक्षयती असं करायचं अहिंसार्थक जेव्हा तो भक्षधातू असेल तेव्हाच त्याला आणि कर्त्याला आणि कर्मसंज्ञा करायची नाही हिंसा असा अर्थ अभिप्रेत असेल आणि भक्षधातूचा प्रयोग असेल तर तिथे आणि कर्त्याला आणि कर्मसंज्ञा करायची काय प्रश्न काय काय होईल तर तर होणार नाही म्हणजे मूळ वाक्यातलंच म्हणजे सॉरी जो निषेध आहे तोच करायला लागेल एक सेकंद नाही मूळ वाक्यात जे सांगितले तेच करायला लागेल कारण केवळ भक्षेच्या संदर्भातच हे होत आहे भुज भुज धातू आहे त्याच्याबद्दल काहीच सांगितलं नाही तो प्रत्यवसानार्थक आहे त्यातनं म्हणजे काय त्या वाक्यातनं तुम्हाला ही हिंसा आहे का अहिंसा आहे हे कळून येणार नाही भक्षयती बलिवरदान सस्यम असं म्हटल्यानंतर ही हिंसा आहे असं तुम्हाला कळून येतं हा त्या वाक्याने कळवून दिलेला अधिकचा विशेष आहे भक्षयती असं म्हणाल्यानंतर भोजयती म्हणाल्यानंतर साधच तुम्हाला करायला लागेल आणि कर्त्याला निकर्म संज्ञा होईल साध्या ह्याच्यानुसार आम्ही सिनेमामध्ये बघितलेलं उदाहरणार्थ दो आखे बारात म्हणून जो सिनेमा आहे त्याच्यामध्ये हे अगदी हे वाक्य वाचल्यानंतर ते अगदी समोर येतं ते त्यांनी भाजीचा सगळा तो मळा पिकवलेला असतो तो, तो दुष्ट शेट असतो तो त्याच्यात सगळे बैल घालतो आणि मग त्याच्यात तो जो नायक आहे त्याचा मृत्यू होतो ना आणि मग ते गाणं येत आहे मालिक तेरे बंदे हम ते आमच्या डोळ्यासमोर येतं हे वाचत असताना भक्ष येते बलिवरदान सस्य ती हिंसाच आहे ती पण म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की या वाक्यातनं हिंसा हा जास्तीचा अर्थ की जो व्याकरणिक नाही आहे वाक्यातनं हिंसा हा अर्थ कळणं हा व्याकरणिक भाग नाही अर्थ नाही हा बाहेरचा जास्तीचा अर्थ आहे तो अर्थ आपल्याला या वाक्यावरून कळला असं त्याचं हे हा वो तो हिंसा हो गई उसमें भी हाँ तो मान लीजिए सिंह हिंसा तो है इसलिए अगर इसका प्रयोजक वाक्य करना है सिंहा हाँ हाँ तो उसमें सिंहम करना होगा करना होगा लेकिन इसमें हिंसा जो है वो सीधे सीधे सीधे सीधे प्रतीत हो रही है करना है लेकिन इसमें बलिवरदान हाँ जो अहिंसार्थक है उसमें ये नहीं करना है अणिकर्ता को अणिकर्म नहीं करना है हिंसा है तो वहां करना है ऐसा कोई ये नहीं है मतलब वो तो नॉर्मल हिंसा है ही वो तो उसकी तो उसकी तो उसकी तो गणना ही नहीं करेंगे हम बिकॉज नहीं हिंसा ये है जो ये विशेष है हिंसा जानबूझ के की है और ये आमतौर पर देखा जाए तो उस उस व्याख्या में नहीं आएगी क्योंकि ये किसी को मार के नहीं किया है प्राणी को नहीं मारा इसमें वो भी हिंसा है ऐसा पक्षेर अहिंसार्थस्य न अहिंसार्थस्य किम बलिवरदान सस्यम भक्षयति आता पुढचं अशा रीतीने गती प्रत्यवसान हे झालं आता बुद्धिविषयक पुढे येणार आहे आता मध्ये शब्द कर्माच्या संदर्भात आलं जलपती प्रवृत्तीनाम उपसंख्यानम उपसंख्यान याचा अर्थ जोड अधिक म्हणजे सूत्रामध्ये काही शब्दांना जे सांगितलेलं आहे दुसऱ्या काही शब्दांना पण ते येतं जलपती वगैरे धातूंच्या बाबतीमध्ये सुद्धा हे कार्य करायचं आहे जोडायचं जोड अधिक त्यांनाही ते लागू होत म्हणून जल्पयती भाषयती वा काय वाक्य आहे शब्दकर्म याचा अर्थ शब्द साक्षात हे जिथे ज्याचं कर्म आहे जसं आपण अध्ययन असं म्हटलं होतं त्यामध्ये शब्द उच्चारायचे म्हणून की माझी इथे शब्द मध्ये इथे असं जिथे येत आहे त्यांना म्हणायचं शब्दकर्म जलपती आणि याच्यामध्ये भाषा तुम्ही शब्दम जलपती असं म्हणालात तर ते शब्दकर्म होतील तसं नाही तुम्ही आणखीन काहीतरी म्हणतात धर्मम जलपती धर्मम भाष येते असं म्हणतात शेवटी तुम्ही बोलताच आहात पण तिथे प्रत्यक्ष शब्द हेच त्याचं कर्म आहे शब्दरूपच जिथे कर्म आहे हा शब्द ही शब्द हे शब्द ही उसका कर्म होना चाहिए अर्थातच म्हणजे छटेमध्ये फरक आहे हा जल्प म्हणजे शेवटी काय आहे की तो हा बडबड असा त्याचा अर्थ आहे आणि भाषा अर्थ बोलण्याचा हो हा म्हणजे धर्माविषयी तो व्यर्थ बडबड असं त्याला बडबडायला लावतो असं काय वाक्य झालं जल्पयती भाषयती वा धर्मम पुत्रम देवदत्त पुत्र धर्मम भाषते जलपती आणि देवदत्त पुत्राला धर्माविषयी बोलायला लावतो उस अर्थ के ही लेने आता पुढचं पुढचा वार्तिक आहे दृशेश्च दृशधातूचा प्रयोग असताना दृशधातू हा ज्ञानार्थक आहे ज्ञानार्थक म्हणजे म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान त्याच्यापासून होत आहे दृशधातूच्या अर्थामध्ये चक्षुरेंद्रिय आणि विषय ज्याला रूप असा विषय असं नैयायिक म्हणतात शब्दस्पर्श रस गंध त्यापैकी रूप हा विषय आणि चक्षुरेंद्रिय यांचा संयोग झाल्यानंतर आणि नुसता हा संयोग नव्हे तर त्यामध्ये जो प्रतिबंधक असतो तिमिर इत्यादी याचा अभाव झाल्यानंतर जे ज्ञान उत्पन्न होतं त्याला आपण चाक्षुष प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतो ते दृश्य धातूचा अर्थ आहे चाक्षुष प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे हा ज्ञानार्थक बुद्ध्यर्थक धातू आहे दृश्य धातू या दृश्य धातूच्या संदर्भामध्ये आणि कर्त्याला निकर्म संज्ञा होते असं याने सांगितलेलं आहे या वार्तिकाने असं सांगितलं की या धातूच्या दृश्य धातूचा वापर असेल तेव्हा आणि कर्त्याला निकर्म संज्ञा करा म्हणजे भक्त हा हरिम पश्यती आणि गुरु हरिम आणि कर्त्याला आणि कर्म संज्ञा होते तुमचा प्रश्न बरोबर आहे आपण त्याच्याकडे येतोय वेगळं काय सांगितलं काहीतरी वेगळं सांगितलेलं आहे काय वेगळं सांगितलं आता बघूया आधी उदाहरण तर आपण बघूया उदाहरण काय आहे की भक्त हा किंवा भक्ता हरिम पश्यंती आणि गुरुहू आणि कर्त्याला आणि संज्ञा केली म्हणून भक्तान हरिम दर्शयती असं वाक्य झालं मग आता या वार्तिकावरून असा प्रश्न स्वाभाविकच पडतो तो तुम्हाला पडला त्याच्यात काय नेमकं सांगितलं तर ते नेमकं असं सांगितलेलं आहे की सूत्रामध्ये जिथे बुद्धी असं म्हटलेलं आहे त्या शब्दाचा अर्थ ज्ञान सामान्यार्थक जे धातू आहेत ते घ्यायचे ज्ञान सामान्यार्थक धातू विशेष ज्ञानार्थक जे धातू आहेत त्यांचा तिथे समावेश नाही काय हा म्हणजे ज्ञान सामान्यार्थक म्हणजे बुध धातू आहे उदाहरणार्थ किंवा ज्ञान जानाती असा धातू आहे हे सगळे सामान्य याच्यामध्ये विशिष्ट इंद्रियाद्वारा ते ज्ञान संपादित झालंय का हे कळत नाही पण जेव्हा तुम्ही म्हणता पश्यती तेव्हा ते दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही इंद्रियाद्वारा नसून ते चक्षुरिंद्रियाद्वाराच प्राप्त झालेलं आहे असा तिथे विशेष इंद्रियाचा संबंध येतो म्हणून सूत्रामध्ये बुद्धी असं म्हटलेलं आहे तिथे ज्ञान सामान्यार्थक धातू घ्यायचे ज्यांच्या संदर्भामध्ये आणि कर्त्याला निकर्म संज्ञा होईल त्यानंतर ज्ञान विशेषार्थक जे धातू आहेत त्यापैकी केवळ दृशधातूलाच हे कार्य होईल आणि कर्त्याला निकर्म संज्ञा होणं हे कार्य दृशधातूलाच होईल ज्ञान विशेष बोधन करणारे जे इतर धातू आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आणि कर्त्याला निकर्म संज्ञा होणार नाही उदाहरणार्थ म्हणून त्यांनी काय दिलंय बघा वाचा पुढचं वाक्य सूत्रे ज्ञान सामान्यार्थानामेव एव ग्रहणम न तू तद्विशेषार्थानाम इति अनेन ज्ञाप्यते ते एक मिनिट एक मिनिट हे वाक्य पुन्हा एकदा वाचा सूत्रे ज्ञान सामान्यार्थानामेव एव ग्रहणम कळल्याचा अर्थ सूत्रामध्ये बुद्धी असा जो शब्द आहे कुठला शब्द बुद्धी बुद्धी असा जो शब्द आहे बुद्धी शब्दाचा अर्थ काय ज्ञान कसा बुध धातूचा अर्थ आहे जाणणे त्याच्यावरून भाववाचक ती प्रत्यय केला बुध अधिक ती त्या ती प्रत्ययातील त चा प्रक्रियेनुसार झाला ध मागच्या ध चा झाला द आणि बुद्धी असा शब्द झाला बुद्धीचा अर्थ काय व्युत्पत्ती अर्थ काय ज्ञान बुध धातूचा अर्थ जाणणे ती प्रत्ययाचा अर्थ भाव म्हणजे क्रिया बुद्धी याचा अर्थ जाणण्याचा भाव म्हणजे जाणणे म्हणजे ज्ञान बुद्धीचा अर्थ आहे ज्ञान आता ज्ञान हे एक सामान्य ज्ञान असू शकतं म्हणजे सामान्य रीतीने कळून येणारं ज्याच्यामध्ये इंद्रिय संस्पर्श नाही आणि त्या त्या इंद्रियाच्या संदर्भात कळून येणारं जे ज्ञान आहे घडून येणारं जे आहे ते विशेष ज्ञान झालं मग आता ज्या अर्थी दृशेश्च हे पुन्हा सांगितलं तोच प्रश्न वेगळं काय सांगितलं या प्रश्नाचं उत्तर असं हे नाही तर सांगण्याची गरजच नव्हती ना जर का हे सुद्धा त्याच्यात अंतर्भूत असतं तर हे वेगळं सांगण्याची आवश्यकताच नव्हती ज्या अर्थी ते वेगळं सांगितलं आहे त्याचा अर्थ असा की मागच्या त्या शब्दाने त्याचं ग्रहण होत नाहीये मग तो जो सूत्रातला बुद्धी शब्द आहे त्याने कशाचं ग्रहण होत आहे सामान्य ज्ञान सामान्यार्थक जे धातू आहेत त्या धातूंचंच तिथे ग्रहण होत आहे विशेषार्थक जे धातू आहेत त्यांचं तिथे ग्रहण होत नाहीये हे मान्य केल्यानंतर विशेषार्थक धातूंच्या पैकी अग जर कुठल्या धातूच्या संदर्भामध्ये आणि कर्त्याला आणि संज्ञा येत आहे तर ती केवळ दृश्य धातूच्या संदर्भातच येत आहे म्हणजे विशेषार्थक इतर धातूंचा जर का तुम्ही वापर केलात उदाहरणार्थ घ्रा वाक्य पुढचं काय आहे तेन स्मरती जिघ्रती इत्यादी नाम न स्मरत काय हा तेन स्मरती जिघ्रती इत्यादी नाम न स्मरती जिघ्रती या ज्ञान विशेषार्थक धातूंचा वाक्यामध्ये जर का प्रयोग केला असेल तर त्यांच्या संदर्भामध्ये या सूत्रानुसार आणि कर्त्याला निकर्म संज्ञा करायची नाही का कारण सूत्रामध्ये केवळ सामान्य ज्ञानार्थक धातूंनाच आणि कर्त्याला आणि होते असं सांगितलंय विशेषार्थक जे धातू आहेत त्यापैकी केवळ दृशलाच होते असं वार्तिककाराने सांगितलंय नाही तर वार्तिककाराने इतरही धातू घातले असते ना त्यांना होत आहे असं त्याला कळत असतं तर त्याने घातलेलं नाही त्या अनेक धातूंचा निर्देश केलेला नाही त्यावरून असं कळतं की त्या धातूंच्या संदर्भामध्ये आणि कर्त्याला निकर्म होत नाही हा बुद्धी आणि ज्ञान हे सिनॉनिम आहे पुन्हा एकदा वाचा हे दृशेश्च म्हणजे काय पुन्हा एकदा वाचा दर्शयती हरिम भक्तान पुढे उतरे ज्ञान सामान्यार्थानामेव अर्थानामेव ग्रहणम कळला सूत्रे ज्ञान सामान्यार्थानामेव अर्थानामेव ग्रहणम उदाहरणार्थ ज्ञा बुध इत्यादी अवगम वगैरे अवबुध वगैरे सूत्रे ज्ञान सामान्यार्थानामेव ग्रहणम न तू तद्विशेषार्थानाम धातूचे जे विशेष अर्थ आहेत म्हणजे विशेष ज्ञान बोधक जे धातू आहेत त्यांच्या बाबतीत हे कार्य करायचं नाही सूत्रे ज्ञान सामान्यार्थानामेव ग्रहणम न तू तद्विशेषार्थानाम तेन त्याने काय होत तेन स्मरती जिघ्रती स्मरती आणि जिघ्रती हे जे धातू आहेत हे विशेष ज्ञान बोधक धातू आहेत म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये अणिकर्त्याला निकर्म संज्ञा करायची नाही ते न स्मरती जिघ्रती इत्यादी नामनं त्यामुळे जेव्हा स्मृ आणि घ्रा या धातूंचा निच रचनेमध्ये प्रयोग करायचा असेल तेव्हा काय रूप होईल स्मारयती ग्रापयती वा देवदत्तेन देवदत्त हा जिघ्रती देवदत्त हा स्मरती असं वाक्य आहे आता त्याच्यामध्ये कर्मगृहित धरलेलं आहे साध्या वाक्यातलं कर्म देवदत्त हा गंधम जिघ्रती देवदत्त हा मातरम स्मरती असं उदाहरणार्थ ग्रीत धरलेलं आहे स्मारयती होईल पण स्मारयती देवदत्तम नाही होणार स्मारयती देवदत्तेनं असं करायला लागेल घ्रापयती देवदत्तेनं असं करायला लागेल म्हणजे कोणीतरी विष्णू मित्र उदाहरणार्थ मगाचाच तो देवदत्ताला आईची आठवण म्हणजे आईला आठवायला लावतो किंवा तो विष्णू मित्र देवदत्ताला काय करायला लावतो गंध घ्यायला लावतो असं तिथे म्हणायला लागेल हो म्हणजे आठवण्याची प्रेरणा देतो हा हाँ तो तो हा तो ज्ञान हो हो बरोबर बरोबर नाही नाही सांगतो ना सांबा बरोबर स्मृमध्ये हां स्मृमध्ये सामान्यत जे प्रत्यक्ष चाक्षुष प्रत्यक्ष आहे किंवा इतर ऐंद्रिय प्रत्यक्ष जे आहे ते मूलभूत आहे स्मृमध्ये गृहित धरलेलं आहे इंद्रियाचा विषयाशी ज्या क्षणी संयोग झाला त्या क्षणी ते प्रत्यक्ष ज्ञान उत्पन्न झालं जसा तो क्षण संपला तसं त्या ज्ञानाची अवधी संपली पण ते ज्ञान संस्कार रूपाने त्या बुद्धीमध्ये राहिलं संस्कार रूपाने आता आठवणे म्हणजे असा जो संस्कार तो त्या प्रत्यक्ष ज्ञानावर आधारित होता तो संस्कार उद्बुद्ध करणं तो संस्कार पुन्हा जागृत करणं आणि म्हणून हे अंतःकरणाने हे घडवलेलं असल्यामुळे जसं जसं बाह्य विषयांच्या संदर्भामध्ये इंद्रिय प्रत्यक्ष आहे तसंच हे अंतरिंद्रिय इंद्रिय त्याच्या साधनाने झालेलं हे ज्ञान आहे जर का ते नसेल जर का मन जाग्यावर नसेल स्थिर नसेल अंतर इंद्रिय जर का जागेवर नसेल म्हणून अंतःकरण असं म्हणतात ना अंतःकरण म्हणजे आतली करण याचा अर्थ त्या ज्ञानप्राप्तीची साधनं ती जर का जागेवर नसतील कार्यरत नसतील तर तुम्हाला ते स्मरण होणार नाही म्हणजे सामान्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ऐंद्रिय किंवा अंतःकरणाच्या संस्पर्शाशिवाय जे ज्ञान आहे त्याच वर्णन आहे म्हणजे ज्यांना त्याशिवायच ज्ञान असं म्हणजे असं म्हणायचं कारण एवढंच आहे जेव्हा तुम्ही तो शब्द वापरता तेव्हा तुमच्या कल्पनेमध्ये त्या शब्दाचा जो अर्थ आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतःकरण किंवा इंद्रिय यांचा संस्पर्श नसतो मी हे जाणतो असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही असा प्रश्न विचारत नाही कुठल्या इंद्रियाने असा प्रश्न वाक्यात येत नाही पण जेव्हा तुम्ही असं म्हणता मी हे बघतो तेव्हा तिथे एक ग्रीन धरलेलं असतं की मी डोळ्याने बघतो तुम्ही मग मग तुम्ही असं नाही म्हणू शकत मी हे बघतो या वाक्याला तुम्ही असं म्हणू शकत नाही की मग मग नाक बंद कर असं तुम्ही म्हणू नाही शकत त्याचा काही संबंधच नाही आहे नाही का एका विशिष्ट इंद्रियाचाच तिथे संबंध आहे म्हणून ते विशेष ज्ञान झालं पण जेव्हा तुम्ही म्हणता जानाती तेव्हा तुम्ही कुठल्याही इंद्रियाचा तिथे संपर्क करू शकता मी हे जाणतो म्हणजे कुठल्याही साधनाने मी जाणतो असा तिथे अर्थ अभिप्रेत आहे एका विशिष्ट इंद्रियानेच मी जाणतो असा तिथे अर्थ अभिप्रेत नाही आहे म्हणजे मी जाणतो याच्यामध्ये सगळ्याच इंद्रियांचा तिथे संपर्क आहे पण एका विशिष्ट इंद्रियाचा नाही या अर्थाने ते सामान्य आहे मला कळतं मला समजतं समजतं म्हणजे मला ज्ञान होतं ज्ञान होतं याचा अर्थ सामान्य निर्देश झाला तो सामान्य निर्देश शब्दाने त्या निर्देशामध्ये एका विशिष्ट इंद्रिय संवेदनेचा निर्देश नाही अतिंद्रिय तो होऊ शकेलच तो काही वादाचा मुद्दा नाहीये पण साध्या व्यवहारात सुद्धा जेव्हा आपण म्हणतो या वस्तूचं मला ज्ञान झालं तर ज्ञान होणं याच्यामध्ये या शब्दामध्ये या संकल्पनेमध्ये विशिष्ट इंद्रियाचा संबंध या शब्दामध्ये या शब्दाने कळून येणाऱ्या अर्थामध्ये अभिप्रेत नाहीये सामान्य अर्थ अभिप्रेत आहे मला या वस्तूचं ज्ञान झालं मला कळलं मला कळलं हा रस्ता कुठे जात होते यामध्ये एका विशिष्ट ऐंद्रिय संवेदनेशी संबंध हा या शब्दाद्वारे व्यक्त होत नाही मला कळलं याचा अर्थ जे जे ज्ञान जी ज्ञान प्रक्रिया होती ती प्रगट झाली असं एवढाच त्याचा अर्थ कळून येतो हो हो पण आता तुम्ही असं म्हणा की मला या पदार्थाच्या चवीचं ज्ञान झालं तरी सुद्धा इथे सुद्धा समजा तुम्ही नाही नाही समजा तुम्ही चवी चवीच असा शब्द काढलात आणि नुसतं म्हणाल मला या पदार्थाचं ज्ञान झालं तर हे ऐंद्रिय आहे हे कळवून देण्यासाठी तुम्हाला चवीचं असा शब्द घालावा लागतो ना नाही का हे ऐंद्रिय ज्ञान आहे म्हणजे हे जिव्हा रसनेंद्रियाने प्राप्त झालेलं ज्ञान आहे हे तुम्हाला ज्ञान नुसतं ज्ञान होणे याच्यातनं कळून येत नाही ते कळवून देण्यासाठी तुम्हाला चवीचं असं म्हणावं लागतं असा जास्तीचा शब्द त्यात घालावा लागतो पण हेच जर का तुम्ही असं म्हणालात की मला त्याचा स्वाद किंवा मी याचं आस्वादन केलं स्वाद कळला म्हणजे सुद्धा पुन्हा तोच अर्थ अभिप्रेत आला म्हणजे मी चाखलं उदाहरणार्थ असं काहीतरी क्रियापद तुम्ही वापरलं तिथे मात्र तुम्हाला स्पष्ट कळून आलं चाखलं याचा अर्थ जिभे जिभेनेच त्याचं ज्ञान मी करून घेतलं असा तिथे स्पष्ट अर्थ कळून येतो त्या शब्दाने त्याच्याकरता तुम्हाला मी चवीचं चवीचं चाखलं असं नाही म्हणायला लागत त्या शब्दानेच तुम्हाला विशेष अर्थ कळून आला पण तसं नुसतं जेव्हा तुम्ही म्हणता मला ज्ञान झालं तेव्हा त्या नुसत्या शब्दाने तो विशेष अर्थ कळून येत नाही सामान्यच अर्थ कळून येतो मग ते म्हणून तुम्हाला चवीचं ज्ञान झालं किंवा शब्दाचं असं तुम्हाला जास्तीचं एक विशेषण जास्तीचा शब्द तिथे जोडावा लागतो तो विशेषार्थक असतो बघा चवीचं ज्ञान याच्यामध्ये चव हा विशेषार्थक आहे शब्दाचा हा विशेषार्थक आहे रूपाचा हा विशेषार्थक शब्द आहे तो विशेषार्थक आणि ज्ञान हा सामान्य शब्द यांच्यामध्ये अभेद उत्पन्न आहे अभेद आहे संबंध आणि सामान्य आणि विशेष यांच्यामध्ये नेहमी अभेद संबंध असतो म्हणून नुसतं ज्ञान या हा शब्द किंवा कळणं हा शब्द किंवा समजणं हा शब्द याच्यामध्ये आपल्याला केवळ ज्ञान प्रक्रिया एवढीच कळते त्याच्यामध्ये ऐंद्रिय संबंध कळत नाही किंवा अंतःकरण संबंध कळत नाही हा म्हणजे तो एक प्रकारे स्पष्टीकरण दृढीकरण करण्याचा भाग आहे तो किंवा द्वित्व करण्याचा भाग आहे निरर्थक ती बडबड आहे आपण असं म्हणतो हे कशाला सांगायला कशाला पाहिजे कानाने ऐकलं ऐकलं एवढंच म्हटलं म्हणजे पुरे किंवा हा बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये वर्णन नाही त्याच्यामध्ये त्या ज्ञान प्रक्रियेचं वर्णन आहे की हे करण आहे या क्रियेचं आणि हे सगळं जे घडतंय ते ईश्वराची कृपा आहे म्हणून घडतंय असं जर सामान्य हे पण काही काही वेळेला मी कानाने ऐकलं किंवा डोळ्यांनी बघितलं याच्यामध्ये विशेष ध्यान देऊन बघितलं असा पण अर्थ अभिप्रेत असतो पण काही काय हा हा माझ्या म्हणजे म्हणजे तिथे काय झालं की अधिक ठळक पण आहे त्याच्यामध्ये नुसता विशेष अर्थ नाहीये विशेषार्थ तर आहेच मी ऐकलं पाहिलं हा आणखीन त्याच्यात ठळकपणा करायचा नुसतं ते प्रत्यक्षात नाहीये ऐंद्रिय संस्पर्शाने नाहीये तर ते अधिक ठळक आहे डोळ्यांनी ते बघितलेलं साक्षात आहे असं कोणतेही सामान्य आणि विशेष असतात त्यांच्यामध्ये अभ्यास संबंध असतो एखादं सामान्य तत्व आहे आणि दुसरं त्याचं विशेष तत्व आहे त्या दोघांमध्ये नेहमी अभेद संबंध असतो तसंच सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान यांच्यामध्ये पण अभेद संबंध आहे म्हणजे सामान्य ज्ञानार्थ जो धातू आहे त्याचा प्रयोग केला असताना विशेष ज्ञानार्थक धातूचा त्याच्या संदर्भात त्याच्या बाजूला जर का तुम्ही प्रयोग केलात तर त्या दोघांमध्ये आपल्याला एकच अर्थ कळून येतो मला हा तद भिन्नत्वे सती नाही सॉरी अभेद म्हणजे दोघांमध्ये भेद नाही असं कळतं समानाधिकरण नुसतं नव्हे अभेद ते वेगळे नाहीत हा असाच तिथे अर्थ असाच आपण घेतो ना चवीचं ज्ञान झालं याच्यामध्ये आपल्याला वेगळं काही जाणवत नाही चवीचं ज्ञान हे बरोबर आहे दोन्ही जुळतात एकमेकाला शिवाजी राजाला तिथे शिवाजी आणि हो याच्यात अभेद संबंध आहे आपला मुद्दा काय होता अहम त्वाम त्वम स्मरसी आणि अहम हा त्वया व्हायला पाहिजे ठीक आहे आता आणखीन पुढचं वाक्य काय आहे हा आता हे अकर्मक संज्ञेची व्याख्या नाही सॉरी अजून एक राहिलं शब्दाय किरण शब्द कर्मक धातूंच्या संदर्भामध्ये शब्दायती असा धातू आहे शब्दायती शब्दायती म्हणजे शब्दम करवती म्हणजे हा शब्द कर्मक धातू झाला हा शब्द कर्मक असताना सुद्धा वरच्या सूत्राने आणि कर्त्याला निकर्म संज्ञा प्राप्त होती ती करायची नाही शब्दायते शब्दायती देवदत्त हा देवदत्त शब्द करतो आणि विष्णुमित्र हा देवदत्तेन शब्दाय यते किंवा शब्दाय यती विष्णुमित्र देवदत्तेन शब्दाय यती होईल पण मग तो याच्यात येणार नाही याच्यामध्ये शब्दा यती असंच म्हणजे काय आहे की एका सूत्रानेच ते सांगितलेलं आहे शब्द याला तो आय प्रत्यय त्याने सांगितलेला आहे म्हणून शब्द याचा नामधातू झाला देवदत्त हा शब्दायती आणि शब्दापयती होगा लेकिन वो वो इसमें नहीं आएगा उसका संबंध नहीं है तो उसमें आएगा उसमें अलग वो होगा पुढचं वाक्य काय आहे देवदत्तम असं होईल धातवर्थ संग्रहित कर्मत्वेन अकर्मकत्वात प्राप्ती आता हा जो शब्दा येती हा धातू आहे त्याचा अर्थ आहे शब्दम करोती शब्द करणे उदाहरणार्थ मराठीमध्ये आपण काय म्हणतो हात लावणे आणि हाताळणे हाताळणेमध्ये हात लावणे हाच अर्थ अभिप्रेत आहे ना थोडा छटा त्याची वेगळी होईल छटा आणि ते हा आणखी त्याच्यामध्ये नाही नाही त्याने कामाला हात लावला हो, हो पण म्हणजे त्याच्यामध्ये हात लावल्याशिवाय तुम्ही हाताळू शकतो शकत नाही असा तिथे अर्थ आहे त्याचा संबंध आहे आणि नंतर त्याला छटा वाढली आणखी दुसरं एखादं उदाहरण याच्यामध्ये असं सरळ सरळ आहे असं आठवतंय का तुला हिंदीमध्ये बात करना आणि त्याला बतियाना असं क्रियापद होतं बतियाना बतिया रहा है म्हणजे बात कर रहा है अशी जी क्रियापद होतात यामध्ये जे आधीचं कर्म होतं ते कर्म धातूचा भाग होतो हात लावणे याच्यामध्ये हात म्हणजे हात लावणे या वाक्यामध्ये लावणे ही क्रिया आहे असं गृहित धरलं तर काय लावलं हात लावला हात हे त्याचं कर्म झालं आता जेव्हा तुम्ही हाताळणे असं म्हणता तेव्हा तो जो कर्म होता तोच धातूचा भाग झाला असं होत हाताळणे याच्यामध्ये तो धातूचा भाग झाला हात हरुवार हा हा हो पण त्यात सांगायचं असं आहे की जेव्हा कारण सगळ्या नामधातूंमध्ये ते कर्म त्याच्यात येईल असं नाही काही धातू असे असतील ज्यात ते कर्म होणार नाही म्हणजे धातूचा भाग होणार नाही पण जिथे जिथे कर्म धातूचा भाग होतो अर्थ बदलतो थोडक्यात अशा धातूंना अकर्मक म्हणतात हाताळणे हा अकर्मक झाला अकर्मक धातू झाला पण म्हणजे होईल टेक्निकली होईल पण मराठीमध्ये काय हाताळतो असं आणखीन एक येतं काय हाताळतो असं होतं पण टेक्निकली पण तिथे त्याचा अर्थ बदलला हाताळणे याचा अर्थ बदलला वेगळा अर्थ झाला आपण जर का हात लावणे याच अर्थी तो केला तर तो अकर्मक होईल हो हो बरोबर आहे म्हणजे चंद्राप्रमाणे त्याला वागायला लावलं असा तिथे अर्थ केला पण चंद्राप्रमाणे वागणे असा तिथे अर्थ झाला इथे चंद्र हा त्याचा कर्म आहे असं म्हणणं कठीण आहे समजा असं म्हणालात तुम्ही सविताला चंद्र केला तर त्याचं कर्म आहे असं म्हणता येईल पण म्हणजे आता इथे मुद्दा असा आहे की शब्द आहे याच्यामध्ये शब्द करोती शब्द हे त्याचं कर्म आहे अशा रीतीने जेव्हा कर्म धातूचा भाग होतो तेव्हा त्या धातूला अकर्मक अकर्मकत्व येतं असा मुद्दा आहे आणि म्हणून शब्दाय याला अकर्मकत्व आल्यामुळे अकर्मकत्वात प्राप्ती गतिबुद्धी प्रत्यवास शब्द कर्म अकर्मकाणाम याचा जो अकर्मक हा शब्द आहे तर शब्दाय हे त्याचं उदाहरण आहे तर अकर्मकत्वामुळे त्याला प्राप्ती होती आणि कर्त्याला निकर्म संज्ञा येण्याची ती करायची नाही असं या वार्तिकाने सांगितलं आता हे अकर्म संज्ञा कशी आली त्याचा जो त्याने निर्देश केलेला आहे अर्थ उपसंग्रहात वगैरे तो स्पष्ट करायला पाहिजे आणखीन ती भर्तृहरीची एक वाक्यपदीयातली कारिका आहे ज्यामध्ये अकर्मक संज्ञा केव्हा येते ते सांगितलेलं आहे तो भाग थोडा स्पष्टीकरणाने आणखीन सांगण्यासारखा आहे तो भाग आपण पुढच्या आला बघूया अद्य येतावता आलम नमस्सभा ये कार्तिकही कात्यायनाने कात्यायन